आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत मध्ये आज आपले खास पाहुणे ॲडव्होकेट आणि कवी आहेत <laughs> कैलाश महारुद्र नायक सर बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहेत सर्वात पहिले त्यांचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर धन्यवाद <laughs> कसे आहेत सर तुम्ही ठीक आहे सर खूप छान वाटलं <laughs> रेडिओ पुणेरी आवाजमध्ये येऊन कैलास सर सर्वात पहिले रेडिओ मार्फत आपले सर्व श्रोता जे आहेत ते तुमचा आवाज ऐकतात हो मग तुमचा परिचय व्हा म्हणून तुमच्या फॅमिलीबद्दल आणि तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या मी ॲडव्होकेट कवी कैलास नाईक मोहोळ जिल्हा सोलापूर माझ्या कुटुंबामध्ये आई वडील पत्नी त्यानंतर माझी दोन मुलं आहेत आणि मी ॲडव्होकेट आहेच त्यासोबत साहित्य क्षेत्र हे माझं पॅशन आहे अच्छा <laughs> आणि तसं पाहिलं तर मी नाईन्टी टूपासून नाईन्टीन नाईन्टी टूपासून या साहित्य क्षेत्रामध्ये आहे आत्तापर्यंत माझे फक्त तुझ्यासाठी तू आणि मी हे दोन चारोळी संग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यानंतर एक चारोळी आणि कवितांचा व्हिडिओ अल्बम तसेच चारोळी आणि कवितांचा ऑडिओ अल्बम हा प्रसिद्ध झालेला आहे तसेच अमेझॉनच्या किंडले या म्हणजे वेबसाईटवर माझा ई चारोळी संग्रह श्वास तू माझा या नावाने प्रसिद्ध झाला आहे त्याचबरोबर बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये आहे त्याच्यावर माझे सगळे सहकारी फॉलोअर्स मित्र आहेत सात आठ हजार फॉलोअर्स आहेत त्याच्यावर मी श्वास तू माझा <laughs> या नावाने लिहितो एवढंच नाही तर मागच्या म्हणजे परवा जे साहित्य संमेलन यवतमाळला झालं त्याच्या अगोदर बडोदा गुजरात इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं तर त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कवी कट्ट्यावर निमंत्रित कवी म्हणून माझी निव निवड झालेली होती तर तो जो क्षण होता तो <laughs> माझ्यासाठी खूप आनंदाचा होता कारण इतक्या मोठ्या व्यासपीठावर मला संधी मिळाली त्यानंतर जळगावलाही अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलनामध्ये मला निमंत्रित कवी म्हणून जळगाव इथं बोलवलेलं होतं का म्हणजे प्रतिलिपी म्हणून पेज आहे लाखो वाचक आहेत हजारो लेखक आहेत तर त्या पेजवर ही मी खूप लिहितो त्या पेजमुळे मला ओळख मिळाली अरे आणि <laughs> जे दोन हजार अठरा साल गेल्या वर्षीचं होतं तर त्या दोन हजार अठरा सालामध्ये प्रतिलिपीच्या टॉप लेखकांच्या यादीमध्ये जिथं हजारो लेखक आहेत तिथे मी दहाव्या क्रमांकावर होतो अरे तर तो <laughs> म्हणजे वो जो मोमेंट था आहे वो बहुत ही यादगार यादगार मोमेंट था <laughs> कि मेरे जैसे इतने छोटे पोइट को इतना बड़ा सम्मान मिलना वो मेरे लिए बहुत बड़ी बात थी <laughs> नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहेत कैलास सरांना आणि ॲडव्होकेट हा एक त्यांचा विशेष म्हणजे प्रोफेशन आहे पण त्याचबरोबर त्यांचा एक फॅशन म्हणजे साहित्य जगतमध्ये कविता लिहिणं साहित्यामध्ये काही विशेष आपलं योगदान देणं हे त्यांचं एक पॅशन आहे आणि आपण त्यांचं बघितलं की कसं पॅशन त्यांना एक वेगळ्याच रूपाने लोकांमध्ये एक नाव त्यांचं झालं आहे बऱ्याच काही गोष्टी असतात लिहिणं हा आपण म्हणतो सोपा आहे पण सोपा तसं नसतो <laughs> चार ओळीसुद्धा लिहिणं जेव्हा आपण म्हणणार की चार ओळी तुम्ही लिहून द्या मला तर तुम्हाला तेव्हा माहिती पडतो की चार ओळी लिहिणं किती कठीण आहे एक कागद घेऊन तुम्ही जेव्हा बसणार काय लिहायचं आहे डोक्यात सुचेना <laughs> त्याच्यासाठी बरेच आपल्याला तपस्या करायला लागतो आणि एक मनाला कुठेतरी एक दिशाने एकाग्र करायला लागतो तेव्हा कुठेतरी शब्दांचा जे साठा आहे आपला समोर येतो आणि त्याला रचनामध्ये आपला पेनातून आपण पेपरमध्ये उतरवतो तर हा एक संघर्ष पण आहे आणि एक रमणीक म्हणजे ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी सोपं आहे पण ज्यांना आवड नाही आहे साधारण व्यक्तीला आपण म्हटलं की चार ओळी लिहा ते दिवसभरात एक ओळीसुद्धा त्यांचं पूर्ण होणार नाही तर हा साहित्याचा एक वेगळाच आवड आणि रुची असेल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये रमू शकतो तर आपण कैलास सरांशी आता विचार करूया की जसं आपण लिहिणं सुरू करतो तर पहिली रचना केव्हा आणि कधी तुम्हाला असं वाटलं की हे लिहिता येतो मला काय झालं सर की मी दहावीला होतो माझ्या मोहळ गावी होतो आणि दहावीपासून मला ॲक्च्युली वाचनाची आवड होती मी मोठमोठ्या साहित्यिकांचं कथा असतील कविता असतील वाचायचो त्यामध्ये मला मंगेश पाडगावकर खूप आवडायचे अच्छा अच्छा आणि मग त्यानंतर बारावीपर्यंत मी इथं कॉलेजला म्हणजे मुळाच होतो बारावी नंतर मी सोलापूरला एल एल बीला ॲडमिशन घेतलं आणि ते जे अंतर होतं दोन्ही गावातलं ते साधारणपणे तीस किलोमीटर होतं मोहोळ ते सोलापूर आणि मग रोज मी एस टीने डाऊन करायचो आणि तो जो एक पाऊन तास एक तासाचा वेळ असायचा त्या वेळेमध्ये काहीतरी लिहायचो म्हणून मी माझा हा कवितेचा प्रवास सुरू केला ते वर्ष आहे एकोणीसशे ब्याण्णव तर मी पहिली माझी चारोळी लिहिलेली होती तर त्याचं म्हणजे असंच मला सुचलेलं होतं की मी कधी मांडत बसत नाही उरलेल्या श्वासांचं गणित मी कधी मांडत बसत नाही उरलेल्या श्वासांचं गणित नाहीतरी आनंदात जगायला कितीतरी बहाणे असतात गणित <laughs> आणि असा प्रवास सुरू झाला त्यानंतर तरुण असल्यामुळं जास्त प्रेम कवितांकडे ओढा होता प्रेमावरही खूप लिहिलं शेतकऱ्यांवर लिहिलं ज्या सामाजिक व्यथा आहेत सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यावरही लिहिलं वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालं कारण बऱ्याच वेळा काय होतं की कवी हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं कवी असतील लेखक असतील तर त्यांनी जर परखडपणे आपल्या लेखणीतून जर का समाजापुढं मांडलं जे काही वास्तव आहे जे विराधक आहे किंवा हळव्या मनांच्या तरल भावना जर त्या मांडल्या तर एक वाचकाला खूप म्हणजे आनंददायी असतं किंवा त्यांच्या वेदनेला वेदनेची व्यथा कोणीतरी मांडते हे फिलिंग त्यांना खूप चांगलं असतं तर मी स्वतःला अतिशय खुशनसीब म्हणजे खूप हे समजतो खुशनसीब समजतो <laughs> की मी काही लिहू शकलो अरे वा नक्की जेव्हा आपली पहिली रचना लोकांना आवडायला लागतो त्यावेळी असं वाटतं की हो खरं काहीतरी आहे हो <laughs> आपण काहीतरी करू शकतो लोकांसाठी जे थोडासा आनंद देऊ आनंदाचे क्षण त्यांच्या जोळी हो. त्यांच्या समोर आणू शकतो असं काहीतरी आपल्याला एक फील येतो आणि ते फील नंतर आपण कंटिन्यू केलं तर नक्कीच त्याचा एक रूप रंग वेगळा असतो आणि ते तुम्ही करता हो कारण प्रेमाचेही बरेचसे विषय असायचे मग <clears throat> त्या अनुषंगाने प्रेमावरही बरंचसं लिहिलं काही कविता लिहिल्या काही चारोळ्या लिहिल्या तर शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं चुकतो हृदयाचा ठोका क्षणात त्याचंच प्रेम हे नाव असतं <laughs> अशा स्वरूपाची पण चारोळ्या लिहिल्या फारच सुंदर आता एक विचारायचं म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये बरेच लोक असतात फॅमिलीमध्ये जसं आई वडील वगैरे हो. सगळे आहेत सर्वात जास्ती प्रेम म्हणजे तुम्हाला कुठून मिळत असतं मी इतका म्हणजे नशीबवान आहे की माझ्या फॅमिलीने मला प्रत्येक गोष्टीला अतिशय खूप सपोर्ट दिला त्याच्यामध्ये माझे आई वडील असतील माझा भाऊ असेल ॲक्च्युली भाऊ तर माझा माझ्यापेक्षा लहान आहे परंतु तो कुटुंबाचा करता म्हणून तो सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो आणि तो खंबीरपणे माझ्या पाठीशी असल्यामुळं माझी पत्नी असेल माझी म्हणजे अगदी माझी मुलगी जी आठवीला आहे आता ती जरी असली तरी ती सुद्धा मला म्हणजे सपोर्ट करते तर तो पाठीमागं खंबीरपणे असल्यामुळंच <laughs> केवळ मी माझं हे सगळं वकिली व्यवसाय हे सगळं साहित्य क्षेत्र सांभाळू शकलो कारण आपल्या पाठीमागं कोणीतरी खंबीर साथ असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो होय होय नक्कीच कुठेतरी एक असा सपोर्ट मिळतो तेव्हाच आपण कुठेतरी बाकी ठिकाणी हो. लक्ष देऊ हो. शकतो आणि काम करू शकतो आणि साहित्य जगतमध्ये जसं तुम्ही म्हटलं सुरुवातीला असेच बरेच नावं असतील लेखकांचे स्टोरीज हो. वगैरे तुम्ही पुस्तकही बरीच वाचले असतील हो. तर काही पुस्तकांचं नाव जे तुम्हाला आवडीचे असेल त्या पुस्तकांचं वर्णन करा नाही पुस्तकांचं म्हटलं तर मी माझं जे वाचन होतं ते सुरुवातीच्या काळामध्ये खूप होतं विवा शिरवाडकरांची मला आवडायची बाबा कदम यांची आवडायची परंतु त्या कथेचा जो ते फील्ड होतं त्याच्यापासून मी थोडंसं नंतर मधल्या एक पाच दहा वर्षाच्या काळामध्ये लांब गेलो आणि या कथेकडून मी कवितेकडे कवींच्या बाबतीत जर आपण मला विचारलात तर ही चारोळी लिहिण्याची प्रेरणा मला चंद्रशेखर गोखले यांच्यापासून मिळाली आणि मला मंगेश पाडगावकरांच्या कविता तसंच चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या ह्या आवडायच्या कथेचं थोडंसं माझं वेळेमुळं या व्यापामुळं थोडंसं मी कथेपासून लांब गेलो पूर्वी मी वाचायचो म्हणजे बाबा कदम यांच्या वाचायचो किंवा शिरवाडकर यांच्या वाचायचो पण आता क कवितेकडे जास्त करा आता <laughs> एवढ्यातच मी काही तीन चार कथाही लिहिलेल्या आहेत अरे वा <laughs> लघु कथाही मी थोड्याशा लिहितो तशा वेळ मिळेल तशा <laughs> असा प्रवास हळूहळू चालू आहे अच्छा संगीताचा कसं तुमचा आवड आहे क्लासिकल किंवा मॉडर्न गाणे वगैरे मला भावगीतं खूप आवडतात हो, अरुंधातींची भावगीतं मला खूप आवडतात आणि जर हिंदी म्हणाल आपण तर Raj Kapoor is my favourite अच्छा मला राज कपूर यांची खूप गाणी म्हणजे आवडतात मोहम्मद रफींच्या आवाजामध्ये जी आहेत आणि मला वेळ मिळेल तेव्हा मी ती नक्कीच ऐकतो <laughs> आपल्या एफ वर जी गाणी असतात ती सुद्धा मला खूप आवडतात मी म्हणजे <laughs> मला जसं अवेलेबल लगे लगे वेळ मिळेल तेव्हा मी पहिल्यांदा ताबडतोब आपला एफ एम चालू करून ऐकत असतो <laughs> तर राज कपूर साहेबांचं कोणतं एक गाणं तुम्हाला आता आठवण येतोय जीना यहा मरना या इसके शिवा जाना का कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा <laughs> ते खूप छान गाणं आहे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ सांगणार आहे जीवनाचं सार सांगणार आहे हो. कारण माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे हसत खेळत राहिलं पाहिजे की जसं की आता आपण म्हणजे आपल्या एफ एमचं सुद्धा तेच हे आहे म्हणजे जे वाक्य आहे की खुश रहो खुशिया वाटो तर अगदी म्हणजे परफेक्ट आहे सोपा खूप म्हणजे खूप सोपं आणि साधं सरळ आहे कारण माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर असतं आणि प्रत्येक क्षणांमध्ये आनंद शोधला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जगामध्ये प्रत्येकाला ट्रेस आहे टेन्शन आहे मग आपण थोडासा स्वतःसाठी वेळ देऊन स्वतःची छंद जोपासले आपल्या स्वतःला थोडासा वेळ जर दिला तर निश्चितपणे आपला ट्रेस कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते <laughs> नक्कीच फार सुंदर विचार व्यक्त केला तुम्ही कैलास सरांनी तर आता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये ऐकूया एक फारच सुंदर गाणं राज कपूर साहेबांवर पिक्चराईज केलेला जे सरांना खूप आवडतं तेच आपण गाणं ऐकूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा मरेगा भी यही जिएगा भी यही जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जी चाहे जब हमको आवाज दो हम हैं वहीं हम थे जहाँ अपने यहीं दोनों जहाँ इसके सिवा जाना कहाँ सबको हंसाने बहरू दिया रूप बदल फिर आएगा स्वर्ग यही नर्क यहाँ इसके सिवा जाना कहाँ जी चाहे जब हमको आवाज दो हम हैं वही हमें यही दोनों जहां इसके सिवा जाना कहाँ Puneri Awaaz 107.8 FM world renewal spiritual trust का सामुदायिक रेडियो खुश रहो खुशियां बाटो नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर एक मुलाखत आणि आजचे खास पाहुणे कैलास सर आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहे ॲज ए ॲडव्होकेट अँड कवी प्रेमी आहे <laughs> कवितांचे प्रेमी आहेत <laughs> स्वतः लिहितात आणि दुसऱ्यांच्याही लिहिलेलं पोयम्स ते वाचत असतात आणि कुठेतरी आपला काव्य जगत ते शोधत असतात हो. <laughs> नवीन हो. काय मिळेल हो. किंवा नवीन काय घडता येईल घडवता येईल असे त्यांचे विचार सतत चालू असतात आणि आपण त्यां त्यांच्या म्हणजे अनुभवामध्ये ऐकलं की त्यांनी कितीतरी कविता लिहिले आणि चारोळी हा एक वेगळा अनुभव देते आपल्याला कारण कधी कधी असं वाटतो की आपल्याकडे पोयम असतो मोठा असतो कविता तर ते आपण वाचायला कंटाळा करतो चारोळी जी आहे स्वतःच आपण लगेच वाचून टाकतो पुस्तकी जरी आला आणि पुस्तकामध्ये आपण एका पानामध्ये फक्त चार असेल तर नक्कीच त्याला आपण वाचून आणि त्याचा आनंदी घेतो तसंच चारोळी हा एक मोठा एक वेगळाच अनुभव आपल्याला देतात म्हणून हा फेमस पण आहे आणि लोक त्यांना आवडीने त्याच्यासाठी वाचून घेतात तर आता एक विचारायचं म्हणजे कैलास सर आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये असं मनात एक असतो की आपण फिरायला जातो कुठेतरी लहानपणी हो. शाळेत असताना पण आपली पिकनिक वगैरे आपण करतो हो. तर तुमच्या या जीवनकालामध्ये आत्तापर्यंत भारत भ्रमण कुठे कुठे झालं खूप ठिकाणी म्हणजे मी कोकणामध्ये खूप वेळा गेलो म्हणजे जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त वेळा गेलो अच्छा कोकणचे जे बीच आहेत ते मला खूप छान वाटतात कारण मी साहित्यिक असल्यामुळं मी कवी असल्यामुळं मला सागर किनारी बसणं सागर किनारी बसून सागरांच्या लाटांचा आवाज आणि त्या फिलिंग्स घेऊन मला जे माझ्या मनातले भाव आहेत ते उतरवायला खूप आवडतं मला निसर्ग खूप आवडतो आणि कोकणातला जो निसर्ग आहे तो अप्रतिम आहे कोकणातले जवळजवळ सगळे बीच मी फिरलो त्यानंतर बाहेर राज्यामध्येही माझा बराचसा प्रवास झाला म्हणजे ज्या वेळी सुट्टी असते त्या त्यावेळी मी निश्चितपणे म्हणजे हा पिकनिकचा आनंद घेतो आणि जी पिकनिकची डेस्टिनेशन्स असतात ती जे मोस्टली असतात ते निसर्ग असतात कारण निसर्ग आपल्याला आतून एक ऊर्जा देतं जगण्याची प्रेरणा देतं आणि आपण पाहिलंय की मानवाने सगळ्यावर विजय मिळवला परंतु निसर्गावर आज आजपर्यंत माणूस हा विजय मिळवू शकला नाही <laughs> त्यामुळं आपण निसर्गाचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण निसर्ग सांभाळला पाहिजे त्यामुळं या गोष्टींमुळं मी निसर्गामध्ये खूप रमतो खूप नक्की सर्वांनाही आवडतो निसर्गामध्ये रमणं पण असं मला विचारायचं म्हणजे कोणतं एक ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की हे वेगळंच आहे किम बीच कुठला किम बीच कोकणामध्ये काय आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य नाही म्हणजे कसं शांत सागरी किनारा वाटला मला तो जास्त म्हणजे अशी गर्दी नसते जे ज्या बीचेसवर जनरली मी जातो तिथं जास्त गर्दी नसते म्हणजे हे नसतं गोंधळ नसतो किंवा पोल्युशन नसतं तिथं काय होतं की जे वेल नोन ठिकाण लोकांची लोकांची गर्दी आणि प्लस पोल्युशन कचरा वगैरे टाकलेला घाण झालेला असतं परंतु जे शांत बीचेस असतात तिथं आपण स्वतःला वेळ देऊ शकतो आपण आपल्या आतील जो व्यक्ती आहे आपल्याला स्वतःशी बोलायचं असतं त्यावेळी एक तशी निरव शांतता असणं खूप गरजेचं असतं आणि खूप वेगळा अनुभव त्यावेळी मिळतो आपल्याला जेव्हा आपण स्वतःशी बोलतो <laughs> आणि समुद्र किनाऱ्यापेक्षा दुसरं कोणतंच ठिकाण त्यासाठी योग्य नाही योग्य नाही स्वतःला स्वतःसाठी देणं वेळ हो, हो <laughs> आणि सुट्टीच्या दिवशी पण आपण विकेंड फॅमिली एन्जॉय करतो हो. पण त्याच्यासाठी कुठेतरी आपण आपल्याला वेळच देत नाही आणि आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण आपल्याशी बोलतो की आपल्याशी थोडासा वेळ देऊन विचार करतो हो, त्यावेळी निश्चित आपल्याला एक वेगळी शांती येते आणि ते आपण करायला पाहिजे हो. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही असं संघर्ष करायलाच हो. लागतो नाही ॲक्च्युली काय झालं सर की माझे वडील जे होते ते प्राथमिक शिक्षक आहेत आणि माझ्या वडिलांना चार भाऊ होते त्यांची फॅमिली मोठी होती कमवते हे एकटे होते तर माझं जे लहानपण गेलं ते म्हणजे खूप गरिबीमध्ये गेलं माझे वडील आजही सायकलवर फिरतात फक्त सायकल बदलली म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ऍक्च्युली की गाडी घेऊया पण ते नाही सोडत म्हणजे जी त्यांची जीवनशैली होती जी आम्ही त्यांना लहानपणापासून बघितलं ते गरिबीतून प्रामाणिकपणे कष्ट करून ते आज जगले ते जे आजही आहेत ते माझ्यासोबत आणि त्यांनी जे जगले आयुष्य ते आम्ही लहानपणापासून बघत आलो मला एक किस्सा आठवतो की ज्यावेळी साधारणपणे मी आठवी नववीला असेल त्यावेळी असंच काहीतरी पगारी वगैरे लेट झाल्या होत्या आणि एक दिवस संध्याकाळी अक्षरशः म्हणजे घरामध्ये खाण्यासाठी काहीच नव्हतं हो. तर माझ्या आईने कुठून तरी शेजाऱ्याकडून काहीतरी दूध आणून दिलं आणि जे काही ते दूध होतं एका ग्लासमध्ये ते तिनं आणि माझी जी दुसरी म्हणजे धाकटी बहीण होती आमच्या दोघांना दिलं आणि ते दोघं अक्षरशः उपाशी झोपले म्हणजे तो जो प्रसंग आहे तो आजही माझ्या डोक्यात आहे म्हणजे आज आपण एवढं नाव कमवलं पैसे कमवले आपल्याकडे गाडी आली बंगला आला परंतु मला असं वाटतं की आपण कितीही उंचीवर गेलो तरी ज्या वाईट काळामध्ये आपण जगलेलो आहे जीवन जगलोय ते आपण कधी विसरू नये आणि असं म्हटलं जातं अपेक्षा जी असते ते अपेक्षा जास्त नसावी माणसानं गरजेप्रमाणे जगावं अपेक्षाप्रमाणे नाही <laughs> कारण अपेक्षा तर श्रीमंताची पूर्ण होत नाही आणि गरज तर गरीबाचीही पूर्ण होते त्यामुळे <laughs> जमिनीवर राहावं या मताचं मी आहे <laughs> फारच सुंदर अनुभव आपण शेअर केला आणि तुम्ही ज्या सायकलची <laughs> मला आठवण हो, माझ्या वडिलांची आज वडिलांची तर मला एक परवाच मी तिथं एक इंटरव्ह्यूसाठी मी गेलो अच्छा तर ज्यांनी मला फोन केला आणि आम्ही इथून फोर व्हीलरने गेलो आणि ज्यांनी फोन केला की इथे या तुम्ही मी तुम्हाला नेतो ते व्यक्ती सायकलवरती होते हो. आणि ते खाली उतरले आणि आम्ही म्हटलं कारमध्ये बसा नाही म्हणे माझी सायकल आहे हो. तुम्ही मला फॉलो करा हो करेक्ट करेक्ट <laughs> आणि त्यांना आम्ही फॉलो करत असताना मी म्हटलं हो. इतकं मोठे झाले त्यांनी यांच्याकडे पैशाची कमी नाही गाडी का घेतली नाही टू व्हीलर स्कूटी वगैरे घ्यायची ना मग माझ्या बाजूला बसलेले जे ड्राईव्ह करत होते भाई ते थोडेसे हसले नंतर म्हणे मी गाडी लेके करेंगे बी क्या म्हणे पेट्रोल वगैरह जो है महंगा हो गया और पेट्रोल से उल्टा पोल्यूशन होता है साइकिल से इनका वायम भी होगा और ये सतत चलते ही है ना एक्सरसाइज करते रहते हैं और ज़रूरत क्या है उनको उनका काम तो साइकिल से हो रहा है और उनका एक्सरसाइज भी हो रहा है दोनों काम हो रहा है फिर अपन पेट्रोल का गाड़ी देके उनको टेंशन में क्यों डाले सही बात है <laughs> मला असं वाटलं की मी चुकलोय हो, मी हो म्हणतो अरे यांच्याकडे काही कमी नाही गाडी घेऊन यायला पाहिजे ना त्यांना किंवा गाडीने फिरायला पाहिजे अगदी सर त्यांचे जे ट्रॅडिशनल <laughs> विचार असतात की काटकसरीने जीवन जगणं हो. गरजेप्रमाणे गरजेप्रमाणे बचत करून ठेवणं ह्या गोष्टी आता कसं आहे आज मी वकिली क्षेत्रामध्ये काम करतोय मी पाहतोय जेव्हा स्वतःचे आई वडील मुलाकडून पोटगी म्हणजे जी चंदी बोलते उसको तो वो मागणी के लिए जब कोर्ट में आते तो दिल दहला जाता है जिन्होंने जन्म दिया, पाला पोसा बडा किया उसकी शादी की उसको नोकरी लगाई आणि हे सगळं करून तुम्ही तुमच्या आई वडिलांना असं रस्त्यावर टाकता बऱ्याच वेळा असंही प्रश्न विचारला जातं की तुमचे बाबा आई वडील तुमच्या सोबत राहतात का अगर कोई मुझसे ऐसा क्वेश्चन पूछे हम्म। कि तुम्हारे माँ बाप तुम्हारे साथ है क्या तो मैं उनको एक ही जवाब देता हूँ वो मेरे साथ नहीं है मैं उनके, मैं उनके साथ, साथ रहता हूँ तो ये जो मेरे दिमाग में बैठा है हाँ, ये बहुत समाज का ये बहुत ही विराधक वास्तव हाँ, दृष्टिकोण बदल गया है हाँ, इसमें तरी वेगा जो है ना कुठेतरी आपण चुकतोय आणि त्याला कुठेतरी आपण सरळही करत नाही करत नाही करत नाही कुठेतरी आपल्याला ते जसं तुम्ही म्हटलं स्वतःसाठी वेळ देऊन आपण आपला चुका काढून हो. आणि कुठेतरी एक प्रेमाच्या जी दोरी तुटलेली आहे हो. त्याला परत बांधून आपण पुढे सरकता येईल त्याला हो. काही असा मोठा काम नाहीये की आपण करू शकत नाही नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं गेलेलं आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल तर करू शकतो पण फक्त काय कुठेतरी आपण त्याच्याकडे लक्ष लक्ष लक्षहीन आपलं जीवन आपण जगतोय हो. आणि जेव्हा आपल्याला दुःख येतो किंवा प्रसंग असा येतो तेव्हा आपण त्यांना नक्कीच आठवण करतो आणि त्यांच्याकडून हेल्पही घ्यायला आपण तडपडत असतो एक वेळा नाही चार वेळा आपण जातो त्यावेळी कारण गरज आहे हो गरज आहे आणि महत्वाची काय गोष्ट असते सर जे वयस्कर लोक आहेत त्यांचा अनुभव तर बाजारात किती पैसे दिले तरी मिळत नाही मिळणार नाही पूर्वी काहीच नव्हतं <laughs> ना हॉस्पिटल होते ना दवाखाने काही काही नव्हतं जे काही त्यांच्याकडे अनुभवाचं गाठोड आहे त्याचा फायदा करून घेतला हो, पाहिजे हो. आपल्या घरात लहान मुलं आहेत <laughs> ते सांभाळतात त्यांना म्हणजे घरात शेवटी माणूस असणं हे पण कसं आहे ही पिढी मय हम दो हमारे दोची चाललेली आहे आणि खूप म्हणजे वाईट वाटतं या घटनांनी अशा कुठेतरी न्यूक्लिअर फॅमिलीचं जे हो. प्रचलन आता चालू आहे ते कठीत काहीतरी गोंधळ चाललाय हो. पण त्याला कुठेतरी आपल्याला एक प्रेमाची दोरी बांधून ठीक हो. करून घ्यायला हो, पाहिजे नक्कीच आपण या जे विचार आपण शेअर करतोय आपल्या श्रेता मित्रांना पण आनंदच वाटत असेल आणि त्यांनाही जाणूत असेल मनात असं वाटत असेल की नक्कीच कुठेतरी आपण त्याला ठीक करायला पाहिजे तर फारच सुंदर अनुभव तुम्ही शेअर केलेत आमच्याबरोबर या एपिसोडमध्ये आणि मलाही आनंद वाटतो आणि प्रेरणा मिळतो की आपण कसं जीवन जगायचं आणि स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायला पाहिजे जाता जाता मी एवढं म्हणणार की तुमचे अनुभव ऐकून मला भरपूर प्रेरणा मिळाला आहे आणि थँक्यू एक मेसेज आमच्या श्रोत्यांना काय देणार हो मेसेज तर द्यायचाच आहे आपण मेसेज म्हणण्यापेक्षा मी अशी विनंती करणार आहे त्याआधी मी म्हणजे जे पुणेरी आवाज रेडिओ एकशे सात पॉईंट आठ एफ एम आहे त्यांचे आपले आणि आपल्या सर्व स्टाफचे आभार व्यक्त करू इच्छितो की आपण मला या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं मला संधी दिली बोलण्याची त्यामुळे आपले आणि आपल्या स्टाफचे खूप खूप आभार आणि रसिक श्रोत्यांना मला म्हणजे एकच विनंती करायची आहे की प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाला कामाचा व्याप आहे तुम्ही क्ष उद्याचा विचार न करता क्षण जगायला शिका म्हणजे तुम्ही ज्यावेळी क्षण जगायला शिकचाल म्हणजे इंग्रजीमध्ये एक असं म्हण आहे की do not expect anything from anybody expectation hurts but when you do not expect anything from anybody and anything happens it's a surprise so latest enjoy the surprises don't expect anything from anybody कुणाकडून काही अपेक्षा करू नका खुश राहा आनंदी राहा आणि क्षण जागा तुमचं चुकलं तर पुढे जाऊन माफी मागा समोरच्यानी चुकलं तर त्याला माफ करा आणि जीवन आनंदी बघा बनवण्यासाठी काहीच लागत नाही oh. पैसा सुद्धा लागत नाही <laughs> फक्त ते आपल्या मानसिकतेवर असतं आपण नाही त्या गोष्टींचा खूप ट्रेस घेतो त्यामुळे या गोष्टी करतात तर खुश राहा सगळेजण आनंदी राहा असंच मला विनंती करायची आहे मी मेसेज असं म्हणणार नाही कारण मी खूप लहान आहे सगळ्याच अँगलनी त्यामुळे एक विनंती करायची आहे की क्षण जगा हो, प्रत्येक क्षण आणि तो क्षण तुम्ही स्वतःच तुमचं तुमचं जीवन आनंदी करायला कुणीही येणार नाही तुम्हाला स्वतःलाच ते करायचं आहे त्यामुळे क्षणांचा आनंद घ्या <laughs> फारच सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला सर आणि आम्हालाही आनंद वाटतो आहे आणि प्रत्येक क्षण आपण तुमच्याबरोबर आहे हे एक आनंदाचं हे तीस चाळीस मिनटं जे तुम्ही आमच्याबरोबर राहिले <laughs> प्रत्येक क्षण आनंदात आम्ही व्यक्त केलेत असं आम्हाला वाटतंय असंच तुम्ही हसत कळत तुम्ही नवीन नवीन चारोळी लिहा कथा संग्रह लिहा भरपूर काय साहित्य जगतमध्ये तुम्ही एक आपला एक वेगळा जग निर्माण करा आणि एक वेगळं नाव तुम्ही कमवा अशी शुभकामना करतो मंगलकामनाही करतो आणि मित्रांनो आजच्या या एपिसोडमध्ये जे पण तुम्हाला शब्द किंवा काही किंवा आमच्या जे टॉक शोमध्ये तुम्हाला जे काही गोष्टी आवडल्या असेल नक्कीच त्याला तुम्ही आत्मसात करा आणि दुसऱ्यांपर्यंत पोचवा अशी विनंती करतो आणि सरांनी जसं म्हटलं तुम्ही फक्त एक क्षण आनंदित <laughs> घडवा थँक्यू ते रिपीट करतो हो, हो. आणि असंच तुम्ही आनंदित राहा अशी शुभकामना करून इथेच थांबतो आम्ही आणि सरांचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप <laughs> धन्यवाद आपले आणि सर्व श्रोत्यांचे धन्यवाद <laughs> चला मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है को चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है कहते हैं पन घट सूना घर शमशान का बना नमूना फसल कटी आई बैसाखी तेरा ना रह गया बाकी चिट्ठी आई है चिट्ठी आई है आई चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है बैठी बहना रास्ता देख रहे घर में भी है रोटी चिट्ठी आई है चिट्ठी आई है आई है